नदी किनारा आणि गोडसगा बंदर एका शांत आणि सुंदर नदीच्या काठावर जांभुळांचे झाड उभे होते झाडावर राहणारा बंदर रोज आनंदाने उड्या मारत जांभूळ खात असे सूर्यकिरणे पाण्यावर चमकत होती पक्ष्यांचे गाणे ऐकायला मिळत होते आणि लाटा हलक्या आवाजात सरसरत होत्या बंदर झाडावरून झेप मारत फळे खात आपल्या दिवसाचा आनंद घेत असे बंदर खूप गोड आणि खेळकर होता त्याला निसर्ग खूप आवडायचा आणि तो नदी झाडं पक्षी सूर्य आणि फुलं यांचा बारकाईने अभ्यास करत असे ही सुरुवात मुलांसाठी मजेदार आणि वर्णनात्मक आहे वाचक लगेच कथेत रमतो मगरमच्छाशी मैत्री एक दिवस मगरमच्छ खाण्याच्या शोधात नदीकाठी आला बंदराने हसत विचारले अरे मित्रा तू इथे काय करत आहेस मगरमच्छ म्हणाला मी काही खायला शोधत होतो आणि तुझ्या झाडाजवळ आलोय बंदराने आपले गोड जांभुळे त्याला दिली आणि त्यानंतर दोघांची मजबूत मैत्री प्रस्थापित झाली शिकवण उपकार आणि स्नेहामुळे खरी मैत्री होते मगरमच्छ दररोज नदीत येत असे आणि बंदर त्याला गोड जांभुळे देत असे दोघांचा विश्वास वाढत गेला पत्नीची लालसा काही दिवसांनी मगरमच्छाने काही जांभुळे आपल्या पत्नीला दिली ती खाल्ल्यानंतर विचार करत होती जर रोज गोड जांभळ खाल्ले तर त्या बंदराचे मनही गोड असणार त्याचे कलेजेचा स्वाद कसा असेल तिने नवऱ्याला दबाव आणला मला त्या बंदराचे कलेजे हवे आहेत तो न दिल्याशिवाय मी समाधानी होणार नाही शिकवणं लोभ आणि लालसा किती हानिकारक असू शकतात हे समजून घ्या मगरमच्छाची योजना पत्नीच्या आग्रहामुळे मगरमच्छाने बंदराला फसवण्याची योजना तयार केली तो म्हणाला माझ्या पत्नीला तू भेटायला हवा आहे मी तुला सुरक्षित माझ्या पाठीवर बसवून नदीत घेऊन जाईन बंदराने मित्रावर विश्वास ठेवून झाडावरून नदीत उडी मारली आणि मगरमच्छाच्या पाठीवर बसला वर्णनात्मक भाग नदीतील पाणी थंड आणि स्वच्छ होते हलक्या लाटा सूर्यकिरणात चमकत होत्या बंदर थोडा घाबरला पण उत्सुक होता सत्य समोर येते जसा बंदर नदीच्या मधोमध पोहोचला मगरमच्छाने खरे सांगितले माझ्या पत्नीला तुझे कलेजे हवे आहेत बंदराला धक्का बसला पण त्याने धैर्य गमावले नाही तो म्हणाला अरे मित्रा तू हे मला आधी का सांगितले नाही मी माझे कलेजे झाडावर ठेवले आहे चला मला किनाऱ्यावर घेऊन जा मी ते तिच्या भेटीसाठी घेऊन येईन शिकवण संकटात शांत राहणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे महत्वाचे आहे बंदराची हुशारी आणि बुद्धिमत्ता मगरमच्छ मूर्खपणाने किनाऱ्यावर बंदराला सोडले बंदर झपाट्याने झाडावर उडी मारली आणि रागाने मगरमच्छाला म्हणाला मूर्ख दिल नसेल तरी माणूस जगू शकतो आजपासून आपल्या मैत्रीचा शेवट शिकवण बुद्धी धैर्य आणि सावधगिरी यांनी संकट टाळता येते अतिरिक्त शिकवण मित्रत्वाचा आदर करा खोट्या मित्रांच्या फसवणुकीपासून सावध रहा संकटाच्या वेळेस धैर्य ठेवा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या उदारता आणि सौजन्याने इतरांसोबत मैत्री निर्माण होते प्रत्येक कृतीचे परिणाम समजून घ्या आपला आणि इतरांचा हानीफायदा विचारात घ्या लोभ आणि लालसा हानिकारक असतात त्याचा परिणाम स्वतःवरही होतो एफएक्यू प्रश्न एक ही कथा कोणासाठी आहे लहान मुले विद्यार्थी आणि नैतिक कथा वाचणाऱ्या वाचकांसाठी प्रश्न दोन मुख्य शिकवण काय आहे संकटात धैर्य ठेवा विचारपूर्वक विश्वास ठेवा आणि मित्रत्वाचा आदर करा प्रश्न तीन मित्रत्वावर विश्वास कधी ठेवावा विश्वास ठेवा पण सतर्क रहा प्रत्येक नवीन मित्रावर लगेच विश्वास ठेवू नका प्रश्न चार धैर्य ठेवल्याने काय फायदा होतो संकटांचा सामना सहज करता येतो आणि चुकीच्या निर्णयापासून वाचता येतो